कि प्यारे भीम जी की तस्वीर हमें तो रोज नजर आती है प्यारे भीम जी की तस्वीर हमें तो रोज नजर आती है देखो उनकी जो खोज रोज नजर आती है भीम की कलम ने दुश्मनों को मिटा दिया वो भीम की कलम तो हमें तेज तलवार से तेज नजर आती है तलवार से तेज नजर आती है त्योहार कुणी हल्ला करील कुणी कल्ला करील खंत याची नाही मला खंत कुणी हल्ला करील कुणी कल्ला करील याची नाही मला खंत म्हणून म्हणायचं आहे कुणी हल्ला करीन कुणी कल्ला करीन मिलो ते निशा देवा मनी स्वाभिमान सांगे निरते निशान म्हणून म्हणायचं आहे देवा मनी स्वाभिमान देवा मनी स्वाभिमान सांगे नीलो ते निशान सत्र पगडीवरचा भिमतुरा सत्र पगडीवरचा भिमतुरा दावा शोधून ऐसा हिरा सतरा पगडीवरचा भीमतुरा दावा शोधून आयचा हिरा कारण की बाबासाहेबांसारख्या या दुनियामध्ये दुसरा हिरा होऊ शकत नाही म्हणून म्हणायचं आहे सतरा पगडीवरचा भीमतुरा सतरा पगडीवरचा भीमतुरा दावा शोधून ऐसा हिरा कुशाल गातो साजन विशाल भाग्यवंत समज भाग्यवंत ए भीमराव जिंदाबाद म्हणेल जोवर आहे जिवंत जिंदाबाद कुणी हल्ला करीन कुणी कल्ला करीन कुणी हल्ला करीन कुणी कल्ला करील याची नाही मला खंत भीमराव जिंदाबाद म्हणेल मी जोवर आहे जिवंत म्हणून म्हणायचं आहे अरे हिकारत से मध्य खोईन झोपड़ियों को इनमे तो क्रांति पलती है हिकारत से मत देखो इन झोपड़ियों को इनमें तो क्रांति पलती है अजी बगावत हम नहीं करते यही तो हमारी गलती है बगावत हम करते तो पूरा जमाना हिला देते थे माँ कसम इस देश में मेरे भीम का कानून ना होता तो पूरा हिंदुस्तान जला देते थे आशिदीप फाळेगावकर यांच्याकडून या गीताला अनुसरून शंभर रुपयाचं मानधन आलेले जय भीम सत्र पगडीवरचा भीम तुरा पगडीवरचा भीम दावा शोधून ऐसा हिरा साजन खुशाल गातो साजन विशाल समजून भाग्यवंत समजून भाग्यवंत भीमराव जिंदाबाद म्हणेल मी जोवर आहे जिवंत बाब म्हणेल मी जोवर आहे जीवन